नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा तुमच्या आवडीच्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचे नाव आहे पुस्तिका ऑडिओ बुक आज आपण ऐकणार आहोत सूत्र एकतीस तुमच्या समस्याची यादी करा जी समस्या चांगल्या रीतीने मांडली गेली आहे ती समस्या अर्धी सोडवल्यासारखी आहे असे चार्ल्स कॅटरिंग यांनी म्हटले आहे जेव्हा तुम्ही कागद घेता आणि त्यावर तुमच्या प्रत्येक समस्याची यादी लिहिता तेव्हा काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण घडत असते ही गोष्ट तुम्हाला खूप आठवड्यापासून खटकत असते ती तुमच्या चांगल्या मित्राला सांगितल्याबरोबर तुम्हाला जसे शांत वाटते तसेच हे काहीसे आहे तुमच्या खांद्यावरून ते ओझे उतरते तुम्हाला शांत हलके आणि मुक्त वाटते मला असे आढळून आले आहे की आपले मन आपल्या चांगल्या मित्रासारखे असते तसेच ते आपल्या वाईट शत्रूसारखे सुद्धा असते तुम्ही एखाद्या समस्याचा विचार करत असाल तर थोड्याच वेळात तुमच्या लक्षात येईल की दुसऱ्या गोष्टीचा तुम्ही फार थोडा विचार करत आहात याबाबतीत आपले मन अगदी अपरिचित प्राण्यासारखे असते तुम्हाला ज्या गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात त्या ते नेमक्या विसरते आणि ज्या गोष्टी तुम्हाला विसरायच्या असतात त्या ते लक्षात ठेवते माझ्याकडे परिसंवादाला येणारे अनेक लोक मला सांगतात की पंधरा वर्षापूर्वी कोणीतरी त्यांना काहीतरी केले त्याबद्दल त्यांना अजून संताप येतो आहे किंवा मागच्या महिन्यात एका उद्धट सेल्स त्यांना काय म्हटले त्याबद्दल ते अजून रागात आहेत तुमच्या मनातली समस्यांनी केलेली ही गर्दी बाहेर काढण्यासाठी तुमच्या सर्व काळजींची यादी एका कागदावर लिहा तुम्ही असे केल्यामुळे तुमच्या मनात त्या गोष्टी चिघळत राहणार नाही आणि तुमची अमूल्य शक्ती वाया जाणार नाही हा सोपा उपाय केल्याने तुमच्या अडचणीचे सापेक्ष प्रमाण तुम्हाला कळू शकेल आणि त्यानंतर एका मागोमाग या एक समस्या चांगल्या रीतीने हाताळता येतील यशस्वी लोकांमध्ये हे तंत्र मार्शल आर्ट सुपरस्टार ब्रुसली आणि विस्टन चर्चिल यांनी वापरात आणले होते चर्चिल एकदा म्हणाले होते अर्धा डझन गोष्टी ज्या माझ्या पिछा पुरवतात त्या लिहून काढल्याने मला मदत होते त्यातल्या दोन गायब होतात आणखीन दोनवर काहीच करणे शक्य नसते त्यामुळे त्याच्यावर काळजी करण्याचा काही उपयोगच नसतो आणि उरलेल्या दोन कदाचित निकालात काढल्या जाऊ शकतात सूत्र बत्तीस कृती करण्याची सवय करा पुढे काय करायचे हे कळणे म्हणजे चातुर्य आहे ते कसे करायचे हे जाणून घेण्यात कौशल्य आहे आणि ते करण्यात शहाणपण आहे डेव्हिड स्टार जॉर्डनच्या हे निदर्शनात आले आहे आपल्यापैकी अनेकांना हे माहीत आहे की आनंदी आरोग्यदायी आणि परिपूर्ण आयुष्य जगण्यासाठी आपल्याला काय काय करायला पाहिजे पण खरा प्रश्न हा आहे की आपल्याला जे माहीत आहे ते आपण करत नाही ज्ञान ही शक्ती आहे असे पुष्कळचे वक्ते म्हणताना मी ऐकतो मी या गोष्टीशी सहमत नाही ज्ञान ही शक्ती नाही ज्ञानात अव्यक्त सामर्थ्य आहे ज्या क्षणी तुम्ही त्याच्यावर कृती करण्याचे ठरवता त्यावेळेस त्याचे रूपांतर प्रत्यक्ष शक्तीमध्ये होते ज्या गोष्टी करायला सोप्या आहेत आणि ज्या गोष्टी करण्यात मजा येते त्या करणे हे कणखर व्यक्ती महत्वाचे चिन्ह नाही तर ज्या गोष्टी स्वतःला आवडतील त्या गोष्टी करण्यापेक्षा ज्या गोष्टी सातत्याने करायला पाहिजे त्या करणे हे एखाद्या व्यक्तीमधले नैतिक अधिकाराचे लक्षण आहे ज्या गोष्टी योग्य आहेत त्या करण्यात आपला वेळ घालवणे हे प्रामाणिक माणसाचे लक्षण आहे प्रामाणिक माणूस दिवसभराच्या कामानंतर तीन तास टेलिव्हिजन बघण्यापेक्षा बिछाण्याबाहेर पडण्याचे धैर्य दाखवतो आणि मुलांना गोष्टी वाचून दाखवतो हिवाळ्यात थंडीचा दिवस सकाळी झोपून राहण्यापेक्षा नैसर्गिक वातावरणात हा माणूस व्यायाम करतो किंवा बिछाण्याबाहेर पडून धावायला जातो जसे कृती हा सवयीचा भाग आहे तसा जितकी जास्त सकारात्मक कृती तुम्ही कराल तितकी ती तुम्हाला जास्त करावीशी वाटेल पुष्कळ वेळेला आपण आपल्यासमोर एक आदर्श मार्ग दृष्टीपटात यावा म्हणून वाट बघण्यात आपले दिवस खर्च करतो आपण हे सगळे विसरतो आपण हे विसरतो की मार्ग हा आपण चालण्यामुळे निर्माण होतो वाट पाहण्यामुळे नाही स्वप्न पाहणे चांगले असते पण नुसता विचार केल्याने मोठे उद्योगधंदे उभे राहत नाहीत तुमचे बिल तुम्ही भरा किंवा तुमच्या मनात तुमचे जे चित्र आहे तसे होण्याचा प्रयत्न करा थॉमस कालिलेच्या शब्दात सांगायचे तर माणसाचे उद्दिष्ट जरी उदात्त असले तरी त्याचा शेवट हा कृतीमध्ये झाला पाहिजे विचारांमध्ये नाही छोट्या छोट्या कृती या केव्हाही धाडसी हेतूपेक्षा जास्त चांगल्या असतात सूत्र तेहतीस तुमच्या मुलांना देणगी समजा फादर्स डेच्या दिवशी माझ्या मुलाने कोलबीने स्वतःच्या हाताने बनवलेले एक कार्ड शाळेतून घरी आणले पुढच्या पानावर हाताचे छोटे ठसे होते आणि कार्डच्या आतमध्ये त्याच्या छोट्या फोटोखाली ही वाक्य लिहिली होती मी खूप छोटा आहे आणि सगळ्या फर्निचरवर आणि सगळ्या भिंतींवर माझ्या हाताचे ठसे उमटवतो म्हणून तुम्ही कधी नाराज होता पण प्रत्येक दिवशी मी मोठा होतो आहे एखाद्या दिवशी मी मोठा झालेलो असेल त्यावेळी हे ठसे खात्रीने फिके पडतील म्हणून हे हाताचे ठसे शेवटचे आहेत जेव्हा मी छोटा होतो तेव्हा माझ्या हाताचे ठसे खरोखर कसे होते हे तुम्हाला आठवेल कोलबी मुले फार झपाट्याने वाढतात असे वाटते आहे की अगदी काल परवाच माझा मुलगा जन्माई वाट पाहत मी प्रस्तीगृहात उभा होतो आणि त्यानंतर दोन वर्षांनी माझ्या मुलीच्या बिकानीच्या जन्मासाठी जेव्हा मला कामामधून फुरसत मिळेल किंवा जेव्हा मला ते मोठे प्रमोशन मिळेल किंवा पुढच्या वर्षी मला जरा जास्त वेळ मिळेल तेव्हा मी मुलांबरोबर जास्त वेळ घालवेन असे मनाला समजावणे सोपे असते पण जीवनावर तुम्ही कृती केली नाही तर जीवनातला तर जीवनाला तुमच्यावर कृती करायची सवय असते आठवडे महिन्यात बदलतात महिने वर्षात जातात आणि तुम्हाला समजण्याआधीच तुमची छोटी मुले मोठी होऊन त्याचे स्वतःचे एक कुटुंब होते तुम्ही तुमच्या वेळेची देणगी तुमच्या मुलांना देणे हीच त्यांच्यासाठी सगळ्यात मोठी देणगी आहे तुमच्या मुलांचा आनंद आणि ते खरोखरीच जसे आहेत तसे त्यांच्याकडे पाहणे म्हणजे ते जीवनातले छोटे चमत्कार आहेत असे पाहणे ही सर्वात मोठी देणगी तुम्ही तुम्हाला स्वतःला देऊ शकता कहिल जिब्राम यांनी दी प्रोफेटमध्ये हा मुद्दा माझ्यापेक्षाही प्रभावीपणे मांडला आहे ते लिहितात तुमची मुले ही तुमची मुले नाही ती आयुष्याने तुम्हाला दिलेली देणगी आहे जीवनाच्या अति इच्छेची ती संतती आहे सूत्र चौतीस फक्त बक्षिसाचा नाही तर मार्गक्रमणाचा आनंद घ्या माझ्या कामामध्ये मला नेहमी लोकांना ध्येय कशी ठरवायची आणि गाठायची याचे शिक्षण द्यावे लागते मी जेव्हा प्रेक्षकांना विचारतो ध्येयाची पूर्तता करणे हे का महत्वाचे असते त्याचे उत्तर नेहमी मला हवे असलेल्या गोष्टी मिळण्यामध्ये मला आनंद वाटतो असे असायचे या उत्तरात जरी तथ्य असले म्हणजे आपल्या हव्या असलेल्या गोष्टीपासून आपल्याला जीवनात काही प्रमाणात आनंद मिळतो तरी त्यात लक्ष हरवते ध्येय ठरवणे आणि ध्येय गाठण्याची खरी किंमत तुम्हाला मिळलेल्या त्याच्या मोबदल्यात नाही तर ध्येय गाठताना तुम्ही माणूस म्हणून जे बनता त्यात आहे याच तफावतीने जीवनातल्या मार्गाचा आनंद घेताना मला मदत केली आणि त्याच वेळेला माझी वैयक्तिक आणि व्यावसायिक ध्येयपूर्ती करताना मला एकाग्र राहायला लावले माझ्या आवडत्या तत्वव्यक्त्यापैकी राफ वाल्डो इमर्सनने दर्शवून दिल्याप्रमाणे एखादे चांगले काम केल्याबद्दल मोबदला म्हणजे ते काम पूर्ण करणे तुमचे एखादे ध्येय मग ते चांगला नेता बनवण्याचे असो वा चांगला माता पिता बनवण्याचे असो जेव्हा ते तुम्ही गाठता तेव्हा या प्रतिक्रियेमुळे तुम्ही माणूस म्हणून खूप प्रगती करत असता ही प्रगती तुम्ही पुष्कळ वेळा ओळखू शकत नाही पण ती झालेली असते म्हणून प्रत्येक वेळी ध्येय गाठल्यानंतर फक्त बक्षिसाची लज्जत चकण्यापेक्षा अंतिम ध्येय गाठताना किंवा अंतिम मुक्कामाला जाताना माणूस म्हणून तुमच्या जी प्रगती झाली ती प्रतिक्रिया साजरी करा तुम्ही स्वावलंबनाचे धडे गिरवले तुमच्यातल्या क्षमतेबाबतच्या नवीन गोष्टींचा शोध लावला आणि तुमची मानवी क्षमता प्रकट केली हीच त्यामधली एक बक्षिसी आहे सूत्र पस्तीस लक्षात ठेवा बदलाच्या अगोदर माहिती घ्या तुमच्यातली एखादी कमतरता जर तुम्हाला माहिती नसली तर तुम्ही ती कधीच दूर करू शकत नाही तुमच्यातली एखादी नकारात्मक सवय दूर करण्याची पहिली पायरी म्हणजे तिची जाणीव होणे एकदा का तुम्हाला तुमची जी सवय बदलण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहात त्याची जाणीव झाली की ती सवय बदलून जास्त उपयुक्त सवय अंगी भिनवायच्या मार्गावर तुम्ही आहात लेखक असल्यामुळे मला नेहमी रेडिओवर आणि टेलिव्हिजनवर टॉक शो मध्ये आमंत्रित करण्यात येते जेव्हा मी ते कार्यक्रम करायला सुरुवात केली त्यावेळी मला वाटले की मी खूप स्वाभाविकपणे आणि नैसर्गिकपणे बोलतो आहे मला त्या समारंभात प्रमुखाशी भेटून फार आनंद व्हायचा माझे विचार मी मांडायचो आणि जे लोक मला फोन करायचे त्यांच्याबरोबर पुस्तकातल्या कल्पनांवर चर्चा करायचो पण जेव्हा मी स्वतःच्या कार्यक्रमाची ध्वनिमंजुषा करायला सुरुवात केली आणि त्या ध्वनिमंजुषेचा अभ्यास केला तेव्हा मी एक गोष्ट हेरली जी मला माहीत नव्हती मी फार भराभरा बोलायचो खरं तर काही वेळा मी इतके भराभर बोलायचो की जे महत्वाचे मुद्दे मी प्रेक्षकांना सांगण्याचा प्रयत्न करायचो ते वाक्याच्या भडीमारामध्ये हरवून जायचे आणि प्रेक्षकांवर वाक्यांचा डोंगर रचला जायचा या माझ्यातल्या कमतरतेची जाणीव होणे हे ती दूर करण्याची पहिली पायरी होती मग मी माझ्या आवडत्या पुस्तकाच्या दुकानात गेलो आणि परिणामकारक संवादावरची पाच पुस्तके विकत घेतली जगातल्या उच्च प्रतीच्या आणखीन काही व्यक्त्यांच्या भाषणाच्या ध्वनिवंजुषा मी विकत घेतल्या मी नॅशनल स्पीकर असोसिएशनमध्ये प्रवेश घेतला सर्वात शेवटी मी अनेक प्रसिद्धी माध्यमाच्या लोकांना फोन केला ज्यांच्याकडून मला असे वाटले की मी खूप काही शिकू शकेन आणि त्यांना जेवणाचे आमंत्रण दिले एकानेही आमंत्रण नाकारले नाही मी माझा संदेश प्रभावीपणे देऊ शकण्यासाठी काही आठवड्यातच टीव्हीवरच्या आणि आकाशवाणीवरच्या माझ्या भाषणात प्रगती करायची आहे हे मी स्वतःला शिकवले मी हेही शोधून काढले की कमतरतेची जाणीव झाल्यावर त्यावर लक्ष केंद्रित केल्यावर सुद्धा अनेक उपाय आपल्याला एखाद्याच्या जीवनातून मिळतात उदाहरणार्थ जसे मला माझ्या संभाषणाची गती हळूहळू करण्याची जाणीव झाली मी वर्तमानपत्रात याबद्दलच्या परिसंवादाच्या जाहिराती पाहायला सुरुवात केली मी मला शिकवतील असे शिक्षक शोधून काढले आणि पुस्तकाच्या दुकानात जाऊन योग्य ती पुस्तकं शेल्फवरून शोधून काढली येत्या काही आठवड्यात स्वतःच्या कमतरतेवर विचार करा आणि तुम्ही ज्या पद्धतीने जगत आहात त्यात ऊर्जा आणि समृद्धी आणण्यासाठी त्याचे रूपांतर आपल्या सामर्थ्यात करा सूत्र छत्तीस विथ मॉरी वाचा the monk who sold his फेरारीसाठी मी जेव्हा अमेरिकेच्या प्रवासात डेनवर स्टॉपवर होतो तेव्हा घरी जाण्यासाठीच्या विमानात बसण्याआधी एअरपोर्टवरच्या पुस्तकाच्या दुकानात गेलो नवीन आलेली पुस्तके मी जेव्हा चालत होतो तेव्हा माझे लक्ष एक साधे मुखपृष्ठ असलेल्या छोट्या पुस्तकाकडे गेले त्याचे शीर्षक होते Tuesdays with Morrie and old man a young man and life greatest lessons हे पुस्तक मला माझ्या प्रवासात कमीत कमी एक डझन पुस्तक विक्रेत्यांनी विकत घ्यायला सुचवले होते कारण मी लिहिलेल्या पुस्तकाशी या पुस्तकाचे थोडे साम्य होते म्हणून मी ते विकत घेतले मी विचार केला की विमान सुरू झाल्यानंतर काही मिनिटं ते चाळेल आणि मला आवश्यक असलेली झोप काढेल काही मिनिटे काही तासात निघून गेली आणि विमान उतरले त्यावेळी मला मी त्या पुस्तकाचे शेवटचे पान वाचून संपवले होते आणि माझ्या डोळ्यात पाणी आले होते कॉलेजचे शिक्षण संपवून एक चांगले करिअर केलेल्या माणसाबद्दल हे पुस्तक आहे जे त्यांच्या आवडत्या प्रोफेसरला मॉरीला त्यांच्या जीवनातले शेवटचे काही महिने उरले असताना भेटतो प्रत्येक मंगळवारी तो माजी विद्यार्थी त्यांच्या मरणास्त्र शिक्षकाला भेटत असतो ज्याने समृद्ध आणि परिपूर्ण आयुष्य जगलेले असते व त्या प्रोफेसरकडून जीवनाचे धडे शिकतो प्रत्यक्ष जीवनातील घटना आणि शिकवणी मॉरी त्याला दर मंगळवारी शिकवत असतो ज्यात पश्चतापन्न जीवन कसे टाळावे कुटुंबाची किंमत मरणाचा अर्थ क्षमयाचे महत्व अशांचा समावेश होता ज्यामध्ये तो एक अतिशय अर्थपूर्ण वाक्य सांगतो जेव्हा तुम्ही कसे मरायचे हे शिकता त्यावेळेस कसे जगायचे हे शिकता हे अतिशय सुंदर छोटे पुस्तक दररोजचे तुमच्या आशीर्वादाचे महत्व आणि तुमचे आयुष्य किती घाई गर्दीचे झाले तरी जीवनातले छोटे आनंद मिळवण्याच्या चातुर्याची आठवण करून देते मी माझ्या दोन मुलांसाठी जो वारसा सोडणार आहे तो म्हणजे माझ्या मनातला भावलेल्या आणि मला प्रेरणा दिलेल्या पुस्तकांचा संग्रह आणि डूज विथ मॉरी त्यात अगदी समोरच्या फळीवर असेल सूत्र सदतीस वेळेवर मालकी गाजवा मला याचे फार आश्चर्य वाटते की पुष्कळशे लोक म्हणतात की थोडा वेळ मिळवण्यासाठी ते काही करतील तरीही ते नेहमी त्यांच्याकडे असलेला वेळ वाया घालवत असतात वेळ हा जीवनाचा खूप मोठा समतोल राखतो आपणा सर्वांना एका दिवसाचे चोवीस तास सारखेच वाटून दिलेले आहेत ज्या लोकांनी महान जीवन कार्य केले त्यांचे दुसऱ्या सर्वसाधारण माणसांपासून काय वेगळे असते तर हे तास कसे वापरतात यावर तो फरक अवलंबून असतो आपल्यातले अनेक लोक अशा प्रकारे जगतात की चांगले आणि परिपूर्ण आयुष्य जगण्यासाठी आपल्याला माहीत आहे की ज्या गोष्टी करायला पाहिजेत त्या करण्यासाठी आपल्याकडे अमर्याद वेळ आहे म्हणून आपण चलढकल करतो आणि आपली स्वप्न साध्य करण्याचे थांबवून रोजची घाईगर्दीची कामं करण्यात वेळ घालवतो हा जीवनात पश्चाताप करण्याचा खात्रीचा मार्ग आहे कादंबरीकार पॉल बाउन्सने एकदा लिहिले होते आपल्या सर्वांना आपण केव्हा मानणार हे माहीत नसते त्यामुळे आपण समजतो की जीवन हे कधीही न संपणारी विहीर आहे तरीही प्रत्येक गोष्ट काही ठराविक वेळाच होत असते आणि ती ही खरोखर अगदी कमी वेळेलाच तुमच्या लहानपणाची एखादी दुपार जी तुमच्या आयुष्याचा एक भाग होऊन जाते आणि जिच्याशिवाय तुम्ही आयुष्याचा विचार करू शकत नाही अशी एखादी दुपार तुम्हाला अजून किती वेळा आठवणार आहे कदाचित जास्तीत जास्त अजून चार किंवा पाच वेळेला कदाचित तितक्या वेळेलाही नाही अजून किती पौर्णिमेचे चंद्र तुम्ही पाहणार आहात कदाचित वीस वेळा पण असे वाटते की हे सर्व अमर्याद आहे तुमच्या वेळेचा वापर परिणामकारकरित्या करण्याची शपथ घ्या तुमचा वेळ खरोखरीच किती महत्वाचा आहे याची जाणीव करून घ्या लोकांना हा अमूल्य घटक वाया घालवून देऊ नका आणि ज्या खरोखरीच करण्यासारख्या कृती आहेत त्यामध्ये हा वेळ गुंतवा सूत्र अडतीस तुमचे डोके शांत ठेवा कोणालाही संताप येऊ शकतो ही एक सहज कृती आहे पण एखाद्या योग्य माणसावर योग्य प्रमाणात योग्य वेळेला योग्य कारणासाठी आणि योग्य तऱ्हेने रागवणे हे सोपे नाही ॲरिस्टॉटलने शिकवले आहे आपल्या आयुष्यातल्या इतक्या जास्त तणावात आणि दबावामध्ये अगदी छोट्याशा कारणामुळे आपल्याला चीड येणे स्वाभाविक आहे दिवसभराच्या कामाचा गाडा उपसून आपण जेव्हा घरी जात असतो तेव्हा गाडी हळू चालवणाऱ्याला ड्रायव्हरलाही आपण ओरडतो ज्याच्याकडे आपल्याला वाटते की भरपूर वेळ आहे जेव्हा आपण रात्रीच्या जेवणामध्ये पास्तासाठी लागणाऱ्या साहित्याच्या शोधात असतो व त्यासाठी आपण किराणा मालाच्या दुकानात जातो तिथला कारकून जेव्हा आपल्याला चुकीच्या रांगेत पाठवतो तेव्हा आपण त्याच्यावरही चिडतो जेव्हा आपण जेवण घेत असतो तेव्हा आपण त्या सेल्समॅनवर ओरडत असतो जो त्याचा माल विकायला आणून आपल्याला अडथळा आणतो तुमच्या रोजच्या संतापण्यात अडचण अशी की ती मग सवय बनून जाते पुष्कळ सवयीप्रमाणे एक वेळ अशी येते की ही देखील तुमचा दुसरा स्वभाव बनते तुमच्या वैयक्तिक नातेसंबंधाचे धागे मग उसकटायला लागतात वैयक्तिक संबंध व्यावसायिक संबंध दुरवायला सुरुवात होते आणि तोफेचा गोळा म्हणून तुमची ओळख होते तुमची विश्वसनीयता कमी व्हायला लागते प्रभावशाली माणसात सातत्य असते आणि ती पुष्कळ तऱ्हेने भरवशाची असतात संकटात डोके शांत ठेवणारी माणसे पाहिजेत आणि जेव्हा दबाव असतो तेव्हा हीच माणसे शांतच असतात आणीबाणीच्या प्रसंगी डोके शांत ठेवल्यामुळे वर्षानुवर्षाच्या यातनांपासून तुम्ही वाचू शकता रागाच्या भरात एखाद्या मिनिटातही उच्चारलेले अपायकारक शब्द हे खूप नातेसंबंध तोडतात शब्द हे बाणासारखे असतात एखादा बाण सुटले की परत येणे अशक्य आहे त्यामुळे तुमचे शब्द जरा जपून वापरा तुमचा राग काबूत आणण्यासाठी उत्तम उपाय म्हणजे ज्यांनी तुम्हाला संतापायला लावले असेल त्याला उत्तर देताना फक्त शंभर पर्यंत आकडे मोजा दुसरे एक तंत्र आहे ज्याला मी तीन दरवाजाची चाचणी म्हणतो जुने साधू संत लोक या तीन दरवाजाच्या चाचणीतून पार केल्याशिवाय अजिबात बोलत नसत पहिल्या दरवाजापाशी ते स्वतःला विचारायचे या शब्दात सत्य आहे जर सत्य असेल तरच ते दुसऱ्या दरवाजापाशी हे शब्द पाठवायचे दुसऱ्या दरवाजापाशी साधू विचारायचे या शब्दाची गरज आहे आणि जर खरंच गरज असेल तर ते शब्द तिसऱ्या दरवाजापाशी पाठवायचे जेथे ते स्वतःला विचारायचे हे शब्द प्रेमळ आहेत जर असे असले तरच ते तोंड उघडायचे आणि शब्द बाहेर पाठवायचे लोकांना जे जसे असले पाहिजे त्या पद्धतीने वागवा आणि त्यांना कार्यक्षम बनवण्यात मदत करा असे जर्मन कवी जोहानन वॉल्फॉग यांनी म्हटले आहे जगण्यासाठी हे फार उपयुक्त आहे सूत्र एकोणचाळीस कार्यकारी मंडळाची नेमणूक करा आजकालच्या घातकी बदलत्या जमान्यामध्ये पेज प्रसंगामध्ये काही कारखाने योग्य मार्गदर्शन करण्यासाठी आणि परिणामकारकरित्या निर्णय घेण्यासाठी कार्यकारी मंडळीची नेमणूक करतात या कार्यक्षम स्त्री आणि पुरुषांशी सल्लामसलत केल्याने त्यांच्या चुका कमी होतात संयुक्त परिणाम साधण्यासाठी उत्तेजन मिळते आणि बाजारात त्यांची विश्वसनीयता वाढते माझ्या एका स्त्री पक्षकाराचा या बोर्ड ऑफ डिरेक्टरच्या नेमणुकीबद्दल वेगळाच दृष्टिकोन आहे ही उद्योजिका आणि देशभरात मी घेत असलेल्या मासिक प्रशिक्षणाच्या कार्यक्रमात सहभागी होणारी महिला मला म्हणाली की तिच्या सखोल मनन आणि चिंतनाच्या काळात ती एका खोलीत पेन आणि लिहायचे पॅड घेऊन बसते आणि तो सामोरी जात असलेली एक समस्या त्यावर लिहिते कधी ही समस्या नातेसंबंधाबाबत अडचणी असतात ती असते तर कधी आर्थिक अडचणीची असते किंवा कधी हा झगडा आध्यात्मिक स्वरूपाचा असतो या सखोल चिंतनाच्या काळात ती तिच्या वैयक्तिक बोर्ड ऑफ डिरेक्टर्सना तिला ही समस्या सोडवायला मदत करण्यासाठी बोलवते तिचे हे बोर्ड ऑफ डिरेक्टर्स जिवंत नसतात ती त्यांच्या काल्पनिक विश्वात भूतकाळात होऊन गेलेल्या थोर विचारवंताचा चातुर्याचा सल्ला घेते एखादी समस्या सोडवताना क्रियाशीलता हवी असेल तर ती लिओनार्डो दा विंचीला विचारते हा प्रश्न तुम्ही कसा सोडवला असता एखाद्या आव्हानाला धाडसाने सामोरे जायचे असेल तर ती अग्रेसर वैमानिक अमेलिया इयरहर्टनला विचारते या परिस्थितीत तुम्ही काय केले असते आर्थिक समस्यामध्ये ती भाऊपूर्ण अब्जादी सॅम हे तंत्र खरोखरच तिच्यासाठी चमत्कारी सिद्ध झाले तिची वैचारिक शक्ती वाढली निर्माण क्षमता वाढली आणि वादळाच्या काळात ती ह्या तंत्रांच्या साह्याने शांत राहिली तुमच्या काल्पनिक बोर्ड ऑफ डिरेक्टरपैकी तुम्ही कोणाला तुमच्याबरोबर बसवायला बोलवाल तुमच्या समितीमध्ये मला खाली दिलेल्या लोकांना बोलवायला आवडेल बेंजमिन फ्रँकलिन चारित्र्याबद्दलच्या समस्या सोडवण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी अल्बर्ट स्विझर दुसऱ्यांची सेवा करण्याचे महत्त्व मला कळावे व त्याची आठवण राहावी यासाठी महात्मा गांधी आणि नक्सेल मंडेला नेतृत्वांच्या समस्यासाठी ब्रुसली स्वयंशिस्तीवर सल्ला देण्यासाठी मेरी क्युरी संशोधनाच्या प्रश्नासाठी विक्टर फ्रँक भयंकर आगीतून वाचलेले अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात कशी करायची या मार्गदर्शनासाठी सूत्र चाळीस तुमचे अस्वस्थ मन शांत करा जीवनात उत्तमातले उत्तम मिळवण्यासाठी प्रत्येक गोष्टीत दररोज प्रत्येक तासाच्या प्रत्येक मिनिटाला तुमची उपस्थिती आणि लक्ष असले पाहिजे अल्बर्ट कॅम्सननी लिहिले आहे वर्तमानात जे आहे ते सर्व देणे म्हणजे भविष्यासाठी खरे दातृत्व आहे तरीही बऱ्याच वेळा आपले लक्ष एकाच वेळी दहा ठिकाणी असते कामाला जाताना पायी चालण्याचा आनंद उपभोगण्याऐवजी आपले साहेब आपण ऑफिसमध्ये गेल्यानंतर आपल्याला काय म्हणतील आपण आज जीवनात काय घेणार आहेत आणि आपली मुलं शाळेमध्ये आज कसे असतील किंवा आपली मुलं ऑडिओ शाळेमध्ये आज कसे करतील याबद्दल आपण विचार करत बसतो आपले मन जसे एखादे पिल्लू इकडे तिकडे पळतो तसे असते किंवा पूर्वेकडील लोकांनी म्हटल्याप्रमाणे साखळी न घातलेल्या माकडासारखी असते जे शांत न बसता किंवा न थांबता या ठिकाणाहून त्या ठिकाणाकडे उड्या मारत असते जाणीवपूर्वक वर्तमानात वावरल्यामुळे आणि मन एकाग्र केल्यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यात नुसतेच शांत वाटणार नाही तर तुमची मनाची क्षमता तुम्ही पूर्णपणे विकसित कराल लेझरच्या किरणासारखी एकाच ठिकाणी एकत्रित न होता जेव्हा तुमचे लक्ष इतर गोष्टीकडे वळते तेव्हा तुमच्या मनाची शक्ती सुद्धा त्या वेगवेगळ्या ठिकाणी वळते यामध्ये चांगली गोष्ट अशी आहे की वर्तमानात लक्ष केंद्रित करणे सारवणे तुम्हाला येऊ शकते आणि थोड्याशा कालावधीत तुम्ही हे कौशल्य विकसित करू शकता तुमच्या मनाचे इकडे तिकडे धावणारे माकड तळ्यावर आणण्याकरिता अनेक मार्गापैकी एक मार्ग असा आहे ज्याला मी लक्षपूर्वक वाचन असे म्हणतो ज्या ज्यावेळी तुमचे मन पुस्तकांमधून उडून स्वप्नरंज करायला किंवा काळजी करायला भरकटत असेल त्यावेळी पानाच्या उजव्या बाजूला एक खून करा ही सोपी कृती तुमचे लक्ष किती अपुरे आहे याची तुम्हाला जाणीव करून देऊन वाढवेल आणि बदलाची पहिली पायरी म्हणजे त्याची जाणीव होऊन तुम्हाला आवश्यक असलेल्या स्पष्ट आणि शांत मनाचे कौशल्य साधण्यास मदत होते मित्रांनो हा व्हिडिओ नक्की शेअर करा ज्यांना वाचनाची खरंच आवड आहे हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून घ्या ज्यामुळे तुम्हाला नवीन ऑडिओ बुक अपलोड करेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील